Hey, तात गोपाल हर गुरुनायक गोबरधन उदारण शरण परे पार ब्रह्म ही दीनानाथांची अत्यंत आवडती चीज होती ही एक प्रार्थना आहे त्यात ईश्वराला म्हटले की मी तुला शरण आलेलो आहे आणि माझं काही बरं वाईट करायचं हे सगळं तुझ्याच हातात आहे तूच माझा पाठीराखा आहेस याच भूमिकेनं दिनानाथ संबंध आयुष्यभर राहिलेले आहेत आणि ते अत्यंत मंगेशाचे भक्त होते मंग दिवसाकाठी चार पाच वेळेला मंगेशाचं नाव त्यांच्या तोंडून निघायचंच तेव्हा ही प्रार्थना त्यांनी इतकी जपणं हे त्यांच्या स्वभावाला धरूनच होतं मराठी रंगभूमीचे तीन प्रमुख मानकरी आहेत नारायणराव बालगंधर्व केशवराव भोसले आणि तिसरे मास्टर दिनानाथ या तिघांच्यात वयाच्या दृष्टीनं आणि रंगभूमीवरच्या पदार्पणाच्या दृष्टीनं दिनानाथ हे सर्वात लहान सर्वात धाकते सर्वात ज्युनियर असं असूनही त्या दोघांचं त्या दोघांच्या बरोबर दिनानाथांचं नाव घेतलं जातं त्याचं कारण त्यांचं अपूर्व कर्तृत्व नारायणराव बालगंधर्व म्हणाले होते की मी आणि केशव म्हणजे केशवराव भोसले आम्ही मराठी रंगभूमीवर संगीत रंगभूमीवर पाय रोवून उभे असताना दिनानाथ आला त्यानं स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि स्वतःचं वेगळं गाणं गाऊन तो निघून गेला यातच त्याचा मोठेपणा आहे हे अतिशय बरोबर होतं कारण या दोघा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांच्या गानपद्धतीचा स्वतःवर परिणाम होऊ न देता एक वेगळंच गाणं निर्माण करणं घडवणं आणि ते गाणं आणि ते लोकप्रिय करून जाणं ही गोष्ट सोपी नव्हती दिनानाथ गोव्याचे अधिक सूक्ष्म मंगेशीचे त्याहूनही सूक्ष्म श्री क्षेत्र मंगेश या देवस्थानाचे म्हणून मंगेशकर नाहीतर मंगेशीकर असे त्याने नाव लावलं असतं एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे या दिवशी दीनानाथांचा जन्म झाला आहे आणि पुण्यामध्ये केवळ वयाची एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाली असताना दीनानाथ गेले आहेत तो दिवस चोवीस एप्रिल एकोणीसशे बेचाळीस मंगेशाच्या पुढे दरवर्षी किंवा प्रत्येक ऋतूच्या वेळेला गोव्यामध्येच तशी प्रथा असल्याप्रमा असल्यामुळं उत्सव होत त्या उत्सवामध्ये होतकरू कलावंत मंडळींना नेहमी वाव मिळत असे आणि त्यातूनच कित्येक मोठे गोव्याचे कलावंत पुढे आलेले आहेत दीनानाथ प्रथम जे रंगभूमीवर आले त्यांचं प पदार्पण जे झालं ते अशा उत्सवातल्या रंगभूमीवर मडकईकरांच्या मूळ नाटकाच्या अगोदर गणेश आणि शारदा यांचा एक छोटा प्रवेश असे त्या प्रवेशात शारदेच्या भूमिकेमध्ये म्हणजे पुढे मोराचा असा मुकोटा मा बांधलेला आहे मागे पिसार आहे अशा वेशभूषेत दिनानाथ येत आणि ब्रह्मकुमारी पाव मला पाव मला असं म्हणून एक कथकचा तुकडा घेत नाचातला तुकडा घेत आणि गिरकी मारून स्थिर होत हे दिनानाथांचं रंगभूमीवरचं पदार्पण आणि पहिले दिनानाथ दिसले रंगभूमीवर ते असे दिसले त्यानंतर मग ते किर्लोस्कर नाटक संग संगीत नाटक मंडळीत गेले ही एक आद्य नाट्यसंस्था होती महाराष्ट्रातली आणि बालगंधर्व ती संस्था सोडून गेले होते त्यामुळे जे कोंदण रिकामं पडलं होतं ते भरायला एक तेजस्वी मुलगा पाहिजे होता आणि तो तेजस्वी मुलगा त्यांना मंगेशीला मिळाला आणि ते म्हणजे देनानाथ मंगेशीचा देना असे म्हणून ते ओळखले जात असत त्यानंतर किर्लोस्कर रंगभूमीवर म्हणजे मराठी रंगभूमीवर हिंदी उर्दू नाटकं झाली आहेत याचा देखील आपल्याला आपल्याला तेवढी कल्पना नाही आहे परंतु किर्लोस्कर सारख्या आद्य संस्थेतही हिंदी उर्दू नाटक झालं त्या नाटकाचं नाव होतं ताजे बफा आणि त्या ताजे बफा नाटकामध्ये कमलेची भूमिका दिनानाथ करत बालम सुरतिया तो रे देखत निंदिया जा बलम सुर तोरे देख तनिन्द जा अफीम खाओ शादी रचाओ अफीम खा शादी तुम बिन जिया गबरा बलम सुरतया तोरे देखत तनिन्द जा तुम्हारे ननन में सुरम लगाओ पान खिलाए शर्मा तुम्हारे ननन में सुरम लगाओ पान खिलाए शर्मा सीने से सीना मिलाओ सीने से सीना मिलाओ हे दीनानाथांचं गाणं कमलेच्या भूमिकेतलं अत्यंत लोकप्रिय झालं पण त्याबरोबरच दुसरं एक गाणं होतं ती एक ठुमरी होती मिश्र गारामधली ठुमरी होती आणि तिची सुरुवात हाय रे जमाना तोरी चाल असे अशी होती आणि ते गाणं या दृष्टीनं या पहिल्या गाण्यापेक्षाही जास्त चांगलं होतं आणि प्रत्यक्षात त्याला दहा दहा पंधरा पंधरा वन्समोर्स पडत तर ते गाणं कसं होतं ते ऐका अरे जमाना तोरी चाल अरे जमाना बल जमाना तोरी अरे जमाना तोरी मेरा बुरा है अब हा मेरा बुरा है अब हाय रे जमाना तोरी क्या किस्मत की फूटी हूँ मैं किस्मत की फूटी हूँ मैं ना ही सहारा ना ही सहारा किस्मत की फूटी हूँ मैं ना ही सहारा बचना है वचना हे पिया हरे जमाना तोरी चा ही जी ठुमरी होती होती ही देखील अत्यंत लोकप्रिय झाली होती यानंतर एकोणीसशे अठरा सालाला दिनानाथ आदी मंडळी सगळी बलवंत मंडळी स्थापन करण्यासाठी किर्लोस्कर संगीत मंडळीतून फुटली त्यांनी स्वतःची बलवंत संगीत नाटक मंडळी स्थापन केली आणि त्यांचं पहिलं महत्त्वाचं नाटक म्हणजे राम गणेश गडकर यांचं भावबंधन आणि त्याच्यात दिनानाथ लतिका होत गडकरी गेल्यानंतर ते नाटक रंगभूमीवर आलं आणि अगोदरच गडकर यांचा मोठेपणा किती होता हा पुण्यप्रभाव प्रेमसन्यास इत्यादी नाटकांनी सिद्ध झालेला होता त्यामुळे विलक्षण उत्सुकता त्याबद्दल होती आणि दीनानाथांच्या गाण्यांनी आणि चिंतामणरावांच्या घनश्यामाच्या कामानी आणि दिनकर कामण्णा यांच्या कामण्णाच्या भूमिकेमुळं ती उत्सुकता पूर्ण झाली रसिक अत्यंत अत्यंत खुश झाले दीनानाथांचं त्यातलं गाणं मुख्य गाणं कठीण कठीण कठीण किती हे अतिशय लोकप्रिय झालं दीनानाथांच्या आयुष्यात गाण्याच्या दृष्टीने चार टप्पे आहेत त्यातला हा पहिला टप्पा किंवा पहिलं लँडमार्क गाणं कुठलं म्हणायचं तर कठीण कठीण कठीण किती कठीण कठीण कठीण किती कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय बाई कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय बा स्त्री जाी प्रति स्त्री जाी प्रति अन्त नाही कठिन कठिन कठिन किति पुरुष हृदय बा स्त्री जाी प्रति अन्तकलतना नाही कठिन कठिन किति रङ्गी रङ्गधुर मधुर बोलती रङ्गी रङ्गात मधुर मधुर बोलती हसत हसत फसवुनी हसत हसत फसवुनी रद्वन तोडीती कठीण कठीण कठीण किती कठीण कठीण कठीण किती हृदयाचा सुंदरसा गोप गुंपिती पदर पदर परिशेवटी पदर पदर परिशेवटी तुटत तुटत जाई कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय बा आई स्त्री जाती प्रति झटता अंत कळत नाही कठीण कठीण कठीण किती यानंतर आलं उग्रमंगल वासुदेव शास्त्री खरे यांचं उग्रमंगल त्याच्यामध्ये राणी पद् पद्मावतीची दिनानाथ भूमिका करत आणि त्यामध्ये त्यांना नृत्य करावं लागे आणि एक ठुमरी गाऊन ते नृत्य करावं लागे ही ठुमरी त्याला सुखदेव प्रसाद कथक यांनी शिकवली आणि ती पंजाबी बाजाची होती पंजाबी स्वरांची होती आणि त्याबरोबरचं नृत्य जे होतं ते कथक नृत्य होतं मराठी रंगभूमीवर पंजाबी गाणं पंजाबी बाज पंजाबी स्वरकल्पना या दीनानाथांच्या मुळं प्रथम आल्या त्याबरोबरच कुठलं शास्त्रीय नृत्य आणि त्यातून कथक नृत्य हे देखील दीनानाथांच्याच मुळं आलं त्यामुळे या दोन गोष्टी ह्या दीनानाथांचं कॉन्ट्रीब्युशनच म्हणायला पाहिजे ते छाडो छाडो बिहारी नार कसं होतं त्याचे आउटलाईन बघू तेही अत्यंत लोकप्रिय झालं छाडो छाडो बिहारी नारी देखे सगरी छाडो काडो बिहारे ना देखे सगरी चाडो छाडो बिहार ना देखे सगरी चाडो छाडो बिहारी नाम बोली नाम बोली नाम चाली नाम बोली नाम चाली अब नाहक नाहक रार करे छाड़ो छाड़ो बिहारी ना देखे सगरी छाड़ो छाड़ो बिहारी जल जमुना, यमुुना मरण गखी जल जमुना, यमुना मरण सखी रिपट चिपटिनी मोरी गगरिया, छाड़ो छाडो बिहारे देखे सगरी छाड़ो विहारीनार हे उग्रमंगल मधलं गाणं हे अर्थात ते पंजाबी अंगाने नटवत होते त्याबरोबर नाचत होते ते इतकं सुंदर नाचले की वासुदेव शास्त्री खरे नाटककार पहिला पहिला अंक बघितल्यानंतर आत गेले आणि म्हणाले की दिनाची कुणीतरी दृष्ट काढारे इतकं सुंदर ते त्यानंतर हे आहे दुसरं लँडमार्क गाणं हा त्यांचं आता तिसरं लँडमार्क त्यांच्या गाण्यातला म्हणायचा म्हणजे रणधुंदुबी या नाटकातलं परमशता पाशदैवे ज्यांच्या गळा लागला हे तेजस्विनीच्या भूमिकेत म्हटलेले देनानाथांचं गाणं तो काळ असा होता की ज्या वेळेला अतिशय सगळीकडे सत्याग्रह वगैरे चाललेला होता स्वराज्यासाठी धडपड चाललेली होती त्यामुळे हे गाणं विलक्षण लोकप्रिय झालं आणि विलक्षण कालाला अनुकूल असं ठरलं त्याची आउटलाईन शता पाश दैवे गला गलामशता पाश दैवे गला गलामशता पाश दैवे गला गला असु नि मालक घरचा असू निखास मालक घरचा म्हणती चोर त्याला परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला सौख्य भोग इतरा सारे सौख्य भोग इतरा सारे सौख्य भोग इतरा दैवे याचा गळा लागला मातृभूमी ज्याची त्याला मातृभूमी ज्याची त्याला मातृभूमी ज्याची त्याला होत बंदिशाला परवशता दैवे ज्याच्या गळा लागला ज्याच्या गळा लागला परवशता पाश पाशदैवे ज्याच्या गळा लागला हे त्यांचं तिसरं लँडमार्क झालेलं गाणं चौथं जे आहे ते धैर्यधराच्या भूमिकेतलं मानापमान नाटकातलं शिवरामी वंदिले त्याची आउटलाईन अशी त्यामध्ये शिवरामी वंदिलेची मूळ चीज जी होती त्याची मी आउटलाईन थोडक्यात देतो आणि आपल्याला हे गाणं म्हणून दाखवतो आणि या दिनानाथानं किती सुचत असे याचं देखील आपोआप जे दर्शन होते तेही ऐकण्यासारखं आहे आए हो सैयाना आए हो सैयाना अब मुझसे काहे कहूँ अब मुझसे काहे कहूँ उनकी मतिया गणत छतिया आ दिनाना त्यांनी काय केलं आय सह्या आय हो सह्यानाची आउटलाईन सुरुवातीला तशीच ठेवली पण त्यानंतर त्यांना खूप ज्या गोष्टी सुचायला लागल्या त्या लक्षात घेण्यासारख्या आहेत ये हो सैयाना शोरामी वंदिले मी वंदिले शोरामि वन्दिले शोरमी वन्दिले चोरामि वन्दिले धारतीर्थी तपते आचरति सेनापति यशयाचि बले शूरामी वन्दिले शिरकमला समरी अर्पिति जनहित पूजन मीरा सुखशान्ति राज सुखिया साधू मुळे वंदिले चोरामी वंदिले हे चोरामी वंदिले हे दीनानाथांचं गाणं इतकं भावपूर्ण होत असे की टाळ्या पडल्या तरी दीनानाथांना पुन्हा गावचं वाटत नसे त्यावेळेला पण शेवटी तो व्यवसाय होता त्यामुळे दिनानाथ गात असत पण अतिशय कारण ती उदात्त भावना दिनानाथांना व्यापून टाकते दिनानाथांना आयुष्यात आयुष्यातली मूल्य जात आहेत किंवा आयुष्य तेजस्वीतेकडे नेणाऱ्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचं विलक्षण आकर्षण होतं मानापमान नाटकातलं शिवरामी वंदिले हे दीनानाथांनी स्वतःच्या ढंगाने म्हटलं परंतु त्यापूर्वी नानासाहेब जोगळेकर ते म्हणत असत किंवा केशवराव भोसले यांनीही ते म्हटलेलं होतं परंतु रवी मी कसा हे गाणं मात्र असं की जे दीनानाथांनीच प्रथम मानापमानात म्हटलं सुरुवात केली असं होतं त्याप्रमाणे इतके इतरही आणखीन त्यांची काही काही गाणी आहेत की जी लोकप्रिय झाली आणि त्याच्यात त्यांनी या त्या तऱ्हेनं फरक केलेला होते खरं मानापमान हे नारायणराव म्हणजे किर्लोस्कर संगीत मंडळी नंतर गंधर्व नाटक मंडळी नंतर ललित कलादर्श या सगळ्यांनी लोकप्रिय केलेलं एस्टॅब्लिश झालेलं नाटक होतं त्याच्यामधल्या पदांच्या चालीमध्ये किंवा कोणत्याही तऱ्हेनं फरक करणं याला एक विलक्षण धारिष्ट्य पाहिजे होतं लागत होतं आणि ताकद लागत होत्या असायला पाहिजे होती ती देनानाथांच्यात होती आणि त्यामुळे त्यांनी त्या नाटकात काय इतरही कित्येक नाटकामध्ये काही काही फरक केले पदांच्यात ते फरक अशा उद्देशाने केले की त्यामुळं ते गाणं त्या त्या प्रसंगाला अधिक त्या प्रसंगाचा रसपरिपोष अधिक चांगल्या तऱ्हेने करू लागलं या दृष्टीने दीनानाथांनी गाण्यामध्ये पदांच्या चालीमध्ये फरक केलेले आहेत त्याची काही उदाहरणं बघूया आपण मानापानातलीच प्रथम एक दोन तीन गाणी घेऊ चंद्रिका ही जणू हे प्रथम त्रितालामध्ये होतं पण ते चंद्रिका ही जणू म्हणून पुन्हा ते ठेवीया असं करून पुन्हा चंद्रिकेला यायला इतका वेळ लागायचा की काय करायचं तेवढ्या वेळेत म्हणजे एकदा एक तरा केल्यानंतर पुन्हा बराचसा मजकूर आधीचाच सगळा म्हटला जायचा त्यामुळं फार वेळ जायचा तर दीनानाथांनी ते रूपकमध्ये केलं त्यामुळं त्याला चटचट तोंड मिळायला लागलं म्हणजे चंद्रिका ही जणू म्हटल्यावर पुन्हा चंद्रिका ही जणू यायला लागलं आणि त्यामुळे त्याच्या तरेतरेनं ते फिरवता येणं तरेतरेने ते रंजक करणं हे शक्य झालं यासाठी ते रूपकमध्ये बसलं अगदी थोडक्यात त्याची आउटलाईन अशी मूळ जे होतं त्याची एकच सुरुवात फक्त चंद्रिका ही जणू देविया स्नेह कमलांगणी चंद्रिका ही जणू ठेविया म्हणजे चंद्रिका नंतर यावर इथे सम आहे आता संबंध पुन्हा पुढल्या पंधरा मात्र जायचे त्रितालाच्या काही वेळ काय करायचा तर दिनानाथाने बदल असा केला चंद्रिका ही जणू चंद्रिका ही जणू हेविया स्नेह कमलाङ्गणी कूदबान्धव श्यामला कूदबान्धव श्यामला मेघा तस्कर मानोनी चन्द्रिका हि जनु चन्द्रिका या तऱ्हेने त्यांनी केलं आणि ती चपखल बसली रूपकमध्ये ते पद अतिशय सुंदर तऱ्हेने बसलं तिरकव थिरकवांच्या सारखे तबलीये मुद्दाम दिनानाथांनी केलेले हे बदल ऐकायला येत असत आणि दीनानाथांच्या बद्दल कौतुकाचे उद्गार काढत दुसरं एक लोकप्रिय गाणं दे हाता शरणागता याच्यामध्ये दिनानाथांनी बदल फार नाही केला पण सुरुवातीचा आणि अतिशय महत्त्वाचा केला आणि ज्याच्यामध्ये खरोखरच काहीतरी ज्याला सबळ कारण आहे असा होता आता धैर्यधर भामिनीला म्हणतो की ती लक्ष्मी तुझ्या पायाशी आली आहे तर तिला ती शरण आली ती तिला हात दे हाता शरणागता तर पूर्वीच्या चालीमध्ये मध्ये देहाता अशा तऱ्हेची एक आलापी होती बरं ती आलापी आलापी म्हणूनही काही फार अद्वितीय होते असं नव्हतं एक बाळबोध आलापी होती तर देणाऱ्या त्यांनी काय केलं की ती आलापी काढून टाकली तर पूर्वीच्या याची साधारण कल्पना देहा या शरणागता आता एवढा मध्ये वेळ जात होता निनाथांनी काय केलं देहाता शरणागता देहाता शरणागता आता याच्यामध्ये हे संगीत वाक्य किती चटकन पुरं झालं आणि नाटकाच्या दृष्टीने किती उपयुक्त ठरलं हे कुणाच्याही लक्षात येईल मानापानातलं आणखीन एक महत्त्वाचा महत्वाचं पद दीनानाथांनी बदललं त्याची चाल बदलली ते म्हणजे प्रेमसेवा शरण यापूर्वीचं जे प्रेमसेवा शरण होतं ते भिंपलासमध्ये होतं आणि अतिशय बाळबोध होतं चांगलं असेल पण बाळबोध होतं दीनानाथ बुद्धिमान गाण्याच्या दृष्टीनं खूप दूरदूरचं बघणारे आणि तो प्रसंग असा होता की भामिनी म्हणते त्या ना त्या ओळीला जोडून पुढे ते प्रेमसेवा शरण धैर्यधर म्हणतो असं आहे म्हणजे ती त्याच्यातली सांगी सांगीतिक प्रश्नोत्तर आहेत खरं म्हणजे भामिनी म्हणते शशी सूर्य प्रभा गगनाची शशी सूर्य प्रभा गगनाची दासी भूमितलावरची दासी भूमी पूर्वीच प्रेम सेवा शरण सहज जिंकी मना या तऱ्हेच दिनाथवनी कसे केले बघा शशी प्रभा गगनाची दासी भूमितलावरची रे मसे वा शर रे मसे सहद जिंकी मना सूरि न चरण हो या तऱ्हेचा बदल केल्यामुळं ती जी भावना होती प्रेमसेवा शरण ती समर्पणाची आहे मी मी तुझा अगदी दास होईन असं म्हटले धैर्यधराने तर ती अतिशय उत्तम तऱ्हेनं प्रगट झालेली आहे त्या तीव्र मध्यमामुळं कशामुळं का होईना परंतु काहीतरी अतिशय मनापासून सांगतोय धैर्यधर अशी ती भावना निर्माण होती ही गोष्ट पहिल्या प्रेमसेवामध्ये भिंपलाशच्या होत नव्हती तेव्हा केलेला बदल हा योग्य होता दीनानाथांनी फक्त चाली चालीचे स्वराच्या तऱ्हेनेच बदल केले असं नव्हे तर कित्येक ठिकाणी बदल केलेले आहेत आता रणदुंदुवीमध्ये आपदा राज्यपदा भयदा म्हणून एक गाणं आहे हे गाणं मूळ देवता कामुकता रहिता या राक्षसी म महत्वाकांक्षा या नाटकातल्या गाण्यावर बेतलेलं आहे तर ते होत होतं काय की देवता कामुकता रहिता आता काय होतं देव दे हे एक तालाच्या समेपासून सुरू झालं आणि कामुकता रहिता हे पुन्हा समेवर आलं म्हणजे यानंतर जवळजवळ दहा मात्रा काय करायचं पुन्हा देवता येण्यासाठी म्हणून असा प्रश्न होता म्हणून दिनाना मग काहीतरी करून काहीतरी आलापी घालणं हे वेगळं त्यांनी काय केलं आप आपदा राज्यपदा भयदा आपदा राज्यपदा भयदा म्हणजे तो दादरा केला त्या दादरा केल्यामुळं काय होतं की प्रत्येक वेळेला ते चटचट चटचट म्हणताय म्हणता यायला लागलं आणि नाटकात याच गोष्टीची जरूर असते ना सुर सुरसुख खणी तो विमला यामध्ये याबाबत या तऱ्हेचीच या तऱ्हेचाच फरक केलेला आहे आता मूळ चाल सुरसुख खनी तू विमला हे म्हणजे एक तालामध्ये असलेली होती दिनानाथांनी ती दादरात केली सुरसुख खनी तो विमला सुख खनी तू विमला सगुणा कविवाला सुख खनी तू विमला हा बदल केला यानंतर एक मूळ चीज किंवा मूळ बंदिश एका तऱ्हेची आणि त्याच्यावरती दीनानाथांनी जे पद बांधलेलं आहे त्याच्यामध्ये थोडा थोडा फरक काही ठिकाणी पडलेला आहे तो देखील असाच बुद्धिमान फरक आहे या याची मूळ शबे मोहब्बत ना बहो हा गझल आहे तो मूळ गझल जो आहे तो रूपकमध्ये आहे त्याची सम षडजावर आहे दिनानाथाने मधुमिले घेतली ही अर्धा दीपचंदीत घेतली नंतर त्याची त्याची जी सम आहे ती गंधारावर आहे हा फरक त्यांनी नाटकाच्या दृष्टीनं केला आणि तो अतिशय लोकप्रिय झाला तर मूळ कशी होती मी नुसती कल्पना देतो तुम्हाला आउटलाईन मूळ हा शाबे मोबत हो वजूह फर्श बाबो शबे मोहब्बत नाब मेरे पास बैठा हो सनम लिए अपने हाथों में जामी जम पिए दम बदम ما وصلها शाबे محبت नाव दिला तरी बदली नात या अगदी तसंच म्हणायचं झालं नात या विलोपने स्मरभाव कायवि लोल हे मधुमलनात् या सखी जी हो कामना सार्थ त्यास यौवना प्रणयाङ्कित दे धन्यता संन्यास्त खडगे नाटकामध्ये नसे जित पहा सेनानी म्हणून पद आहे त्याचं मूळ कहा जा निसा म्हणून चीज आहे बंदिश आहे आसावरीमधली तर ती बंदिश तिचं तोंड संबंध पहिली सुरुवात संबंध अशी खालीच होती तर दिनानाथांनी ती रंगभूमीसाठी कशी वर उचलली आणि इतर भाग तो पहिला होता तसाच ठेवला त्याची कल्पना हे कहा जा सा आलेरी कवन को चरावा सा मग पुढे अंतरात काही फरक नाही ज्ञानाने त्यांनी कसं आहे नसे तपार सेना नसेजितपहा सेना अबलतो हा नसेजि तपहा गैरसमज म्हणून नाटक बलवंतनी केलं होतं ब्रह्मकुमारीच्या आधी त्याच्यामध्ये चंद्रानना सुगुणा चतुरा मधुरा सुलोचना या नावाचं दीनानाथांचं पद होतं ते शारदा नाटकातल्या बिंबाधरा या पदावर होतं तर त्याच्यात थोडाच फरक केलाय पण त्या पदाला केवढे केवढं भारदस्त केले असं वाटतं ते बघा मूळ विम्बधरा मधुरा बिम्बधरा मधुरा विनया दे गुणि मनोहरा मधुरा बिम्बरा ज्ञा चन्द्रा सुगुणा चतुरा मधुरा सुलोचना हि चन्द्रा सुगुणा चतुरा मधुरा सुलोचना हि चन्द्रा मोहना नवयौ बघता सुख हो, कायमना चंद्र हे बदल किती कल्पक आहेत किती जरूर आहेत आणि किती सुंदर आहेत याच्याबद्दल आणखीन काही सांगायची जरूरच नाही दीनानाथांनी मराठी संगीतामध्ये मराठी रंगभूमीवर पंजाबी बाज आणला म्हणजे काय केलं याचं थोडक्यात आपण हे थोडक्यात विषद करतो सुखदेव प्रसाद कथक यांनी त्यांना जे पंजाबी शिकवलं किंवा जे सांगितलं ते पंजाबी आज आपण जे पंजाबी ऐकतो त्यापेक्षा वेगळं पंजाबी होतं तर म्हणजे कसं होतं ते मी प्रत्यक्ष प्रत्येक त्याचं प्रात्यक्षिक करूनच दाखवतो बाणारेडु आ वे बाणार चेडु आ गुजरी मत पापी खेळू आवे दिनानाथांनी हेच मेहनतीत घेतलं बरं का गंमत आहे की अशा गोष्टी देखील मेहनतीत घेता येतात त्या दिनानाथांनी घेतल्या स्वतःच्या गळ्यावर चढवल्या त्यात पण फरक आपोआप होत गेला दिनानाथांनी हीच ओळख कशी म्हटली बघा बामुणारा बामुणारा बामुणारा खेळू आवे वेरात मुजरी मत आता मगाची एक मगाच्या याच्यात येते एक वेळ बघा बामुणारा चेडू ही जी गोष्ट केली ही देनानाथांनी स्वतः केलेली आहे आणि हा जो पंजाबी बाज घेताना ज्या तऱ्हेनं त्याने आवाज टाकलाय ज्या तऱ्हेनं ती मीन घेतली आहे हरकत घेतली आहे काय म्हणायचं ते हे दीनानाथांचंच वैशिष्ट्य आहे आणि याचा दुसऱ्याही तऱ्हेने एक संदर्भ आहे तो नंतर बघू वेरात गुजरी मत पापी वामुणारा भामुणारा हे देनानाथ यानंतर आणखीन एक सांगतो सुखदेवनीच सांगितलेला सुखदेव प्रसादांनीच सांगितलेला ना दिसदावे तू दिसदावे हे मोहना तू दिसदावे मेरा परो परीरो खूना सुकुदा दिसदावे या त्यांचं पद सखी मुख काहे सखी मुख काहे ऐसे पाहता कोपले ए सखी मुख का ऐसे पाहता कोपले प्रेम केवी मनीचे काते हे सखी मुख असे फरक दिनानाथाने केले आता ही मगाशी जे सखी याच्या सुखदेव प्रसादांची जी आधीची जी बंदिश होती तिच्यावरच सही सहीच मुळी तुना दिसदावेवरच सखीमुख काय झालेलं आहे त्यामुळं मराठीमध्ये तो बाज आला कसा आला कशा तऱ्हेनं आला याचं आणखीन काही स्पष्टीकरण द्यायची जरूरच नाही आहे पण ते पंजाबी या तऱ्हेचं होतं हल्लीचं जे पंजाबी आहे या तऱ्हेचं पंजाबी ते नव्हतं तेव्हा पंजाबी म्हणजे हे आहे का तिथे हे बघायचं कारण नाही आहे ते पंजाबी त्या तऱ्हेचं होतं ते दिनानाथाने ॲसिम्युलेट केलं आपल्या गाण्यात याचा परिणाम त्यांच्या चालू गाण्यामध्येही कसा झाला हे अगदी उत्तम आहे बघण्यासारखं आहे त्यांनी काय केलं की दोन स्वरामधल्या ज्या श्रुती होत्या त्या श्रुती श्रुतीमधनं आवाज फेकला आवाज टाकला आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे ही गोष्ट आपल्याकडे यापूर्वी होत नव्हती आणि त्यामुळे जनांना ते काय करतायत काय करतायत हेच आधी लोकांना कळत नव्हतं कळेना पण ते म्हणजे या पंजाबी गाण्याचाच तो परिणाम होता त्याची एक दोन उदाहरणं <clears throat> नेहमी जे नेहमी शांतदंत कालिकाम हे म्हणताना वरचा जो असुर बधून हा जो अंतरा आहे तो म्हणताना तिथे एक दोन सूर आहेत ते सगळेजण घेतात आणि म्हणजे दीनानाथ दीनानाथांच्या सारखं म्हटलं असं त्यांना वाटतं आणि ते चारी सगळीकडे चौफेर बघतात तर ते कोणते सूर आणि ते कसे आले तर ते या पंजाबी मुळे आले या पंजाबी परिणामामुळे आलेले आहेत शांत दांत काली काही शांत दांत काली काही चारुगात्री देवता शांत दांत अंतरा असुरवधून ही चठाई असुरवधून ही चठाई असुरवधूनी ही चठाई असुरवधून ही चठाई ही जी सुरावट सुरावट आहे ही पंजाबी परिणामाच्या निर्देशक आहे या तऱ्हेने दिनानाथांच्या गाण्यामध्ये देखील ते पंजाबी सूर वेगवेगळ्या तऱ्हेने आले आहेत खरं म्हणजे आणखीन बरीच उदाहरणं आहेत ती काही सगळी आता देत नाही पण यावरनं लक्षात येईल दीनानाथांच्या गाण्यामध्ये दीनानाथाचं गाणं म्हटल्यानंतर सर्वसाधारण कल्पना अशी होती की एक भयंकर आक्रमक गाणं तोडफोड करणारं गाणं असंच जणू काही असल्यासारखं लोक त्याच्याकडे बघतात पण तसं नाही आहे दीनानाथांची ताण होती जोरकसपणा होता स्वाभाविक होता आणि भरपूर दमश्वासातनं तो निर्माण झालेला होता त्यांच्या आवाजातल्या फेकीमुळे त्या सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या आणि गळ्यात असलेली वायू तत्वावरची जी ताण होती त्या तानेमुळंही तो फरक पडला होता तर हे आक्रमिक आक्रमक गाणं हा जो भाग आहे हा दीनानाथांच्या गाण्याचा व्यव हे गाण्याचं त्यांच्या व्यवच्छेदक लक्षण नव्हे याखेरीज ही एक बाजू किंवा हा एक मुद्दा झाला त्याखेरीज आणखीन दिनानाथांच्या गाण्यामध्ये खूप गोष्टी होत्या त्यातल्या एक दोन गोष्टीची फक्त ओझरती कल्पना द्यायची आता आक्रमक गाण्याची साधारण कल्पना आहे युवती मना दारण ऋण रुचिर प्रेम से खाल युवती मना दारण णरुचिर प्रेम से किलिर भजन अनभना या तऱ्हेने दिनानाथ गायले की आपण म्हणतो आक्रमक गाणं झालं पण दुसरं नसे जित हे मगाशी आपण जो उल्लेख केला ते गाणं करून रसाचं आहे उदा त्यास अवदासिन्य आहे आक्रमक गणल्या गेलेल्या दिनानाथांच्या गाण्यात शांतरसही किती सुंदर होता त्याचं एक छोटंसं उदाहरण आणखीनही काही रस आहेत त्याच्यात पण ते दाखवायला आता वेळ नाही शांत रस रती रंग रंगे ध्यान रंगवीत रंग रती रंग रंगे ध्यान रंगवीत रंग एक महत्वाची माहिती की नारायणराव बालगंधर्व ही रेकॉर्ड ऐकल्याशिवाय निजत नसत तेव्हा हा शांतपणा किती त्यात पदामध्ये उतरलेला आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे दीनानाथांची तान ही इतर तानेच्या पेक्षा वेगळी तान होती त्याचे एक गमक म्हणजे ती वायुतत्वावर आधारलेली तान होती आता वायुतत्वावर आधारलेली तान म्हणजे काय तर आपण सर्वसाधारणपणे ज्या ताना ऐकतो त्याच्यात आपल्या मनावर परिणाम जो होतो तो त्या स्वरांचा होतो आणि ते स्वर जणू काही एका माळेप्रमाणे येतात म्हणून आपण त्याला तान म्हणतो दीनानाथांच्या तानेमध्ये त्या स्वराच्या बरोबर एक वाऱ्याची जाणीव त्याच्यात निर्माण होते आणि एक काहीतरी गती एक काहीतरी जोर असं त्याच्यात जाणवतो आणि याला मी वायुतत्व म्हणतो इतकंच नव्हे ते त्याची पॅटर्न्स किंवा रचना देखील आहेत त्या देखील कुठेतरी वायू वायराच्या हालचालीशी जमणाऱ्या आहेत त्याची मी एक दोन उदाहरणं देतो आ, आ, ह्या याच्यात आता हे गोल गोल गोल गोल फिरत जाणं आपल्या डोळ्यापुढे वादळाच्या वेळेला ज्या तऱ्हेनं पा वाला पा पाला पाचोळा असा गोल गोल फिरत फिरत निघून जातो आकाशात त्याची ते दृश्य डोळ्यापुढे नाही काय दुसरी एक तरा आ प्रत्येक सुराला कंप देत असं वर जाणं हे देखील वाऱ्याचीच आठवण करून देणार आहे आणखीन एका तऱ्हेनं वायुतत्वाचं उदाहरण एक देता येईल ते म्हणजे असं की दोन स्वरातली अंतर किंवा श्रुती या कशा त्या तत्वाच्या पद्धतीनं भरल्या जातात ते बघा अवरुत वर आये शरद तरुवर फुल छाये कामलता पर वेल छवाई सदार गमन उमगत आई अभरुत भर आई भरुत शेवटी काय होतं यातनं अनेक विविध रचना विविध पॅटर्न्स निर्माण होत असत पण त्यामागे वायुतत्व होतं असं मला म्हणायचं नारायणराव बालगंधर्व हे दीनानाथांच्या पेक्षा ज्येष्ठ होते आणि रंगभूमीवरचं त्यांचं कार्य बघितलं तर श्रेष्ठही होते दीनानाथ म्हणत की यांच्या इतका मोठा माणूस दुसरा आमच्या रंगभूमीवर संगीत रंगभूमीवर झाला नाही हे दीनानाथ म्हणत आता या दोघांच्या गानपद्धतीमध्ये फरक आहे या दोघां दोघांचा मराठी नाट्यसंगीतावर इतका ठसा आहे की सध्याचं नाट्यसंगीत म्हटलं की या दोघांच्या खेरीज तिसरं कुणी आलेलं नाही आहे म्हणून या दोघांचा विचार करायचा आहे नारायणराव हे स्त्री प्रकृती दाखवणारे आहेत दिनानाथ दीनानाथांचं गाणं हे पुरुष प्रकृती दाखवणारे आहे नारायणरावांच्या गाण्यामध्ये लाघव अतिशय सुरेल अतिशय मधुर हे प्रथम नंतर एकंदर लाघव वात्सल्य भक्ती प्रीती शृंगार या तऱ्हेच्या भावना या तऱ्हेच्या सौम्य मृदू सात्विक भावना यांचं दर्शन घडतं त्यासाठी काय करत हे काय व्हायचं की ते जे काही शब्दोच्चार करायचे त्याचे कोपरे किंवा कंगोरे जे असत ते छाटून ते असे गोल केले जायचे आणि त्याचं उदाहरण देखील देता येईल पण तू तसं होत असे आणि त्यानंतर बघा आता धर्ममय हे काया धर्म विजया पाया धर्म हे बघा धर्म असं होतं काया प्रत्येक ठिकाणी शब कोपरा तापलेला आहे कठीणपणा त्यातला काढून त्याला एक प्रकारचं सौम्य गोड गोल केलेलं आहे ही गोलाई दिलेली आहे आणि त्यामुळे दुसरा एक परिणाम काय होतो की ते सर पुढे न बघता मागे बघतायचं वाटतं जरी त्यांनी वरचा शर्ज जरी लावला अगदी मोकळेपणाने लावला तरीही त्याचं बघणं हे मागे असं वाटतं आणि पुढे जायची गती काही त्यातमध्ये आपल्याला सापडत नाही असं होतं म्हणजे वरचा आहे आणि मोकाही आहे पण या तोंडाच्या ज्या काही स्नायूंचं आकुंचन ज्या तऱ्हेनं नव्हतं त्यामुळं तो सूर मागे बघतोय असं वाटतं ॲज अगेन्स्ट त्या दिनानाथांच्या बाबत वेगळं होतं दिनानाथांचे प्रत्येक शब्द शब्द अतिशय तीक्ष्ण त्याला प्रत्येकाला टोक असलेलं आणि एकंदर फेक अशी होती की तो सूर मागे बघत नाहीच आहे पुढे पुढे पुढे पुढेच जातो आहे असंच वाटतं हा दिनानाथ आणि त्यामुळं वीररस अद्भुत अद्भुत रस किंवा अद्भुत भाव किंवा एक आकाशाला गवसणी घालण्याची जणू काही एखाद्याची एखाद्याचा उद्देश आहे आणि ताकद आहे असं वाटायला लावणारं काहीतरी दीनानाथांच्या गाण्यात आपल्याला सापडतं रमणी मन हंसान रमणी मन रमणी हा सूर पुढे जातोय मागे बघत नाहीये मला गंधर्वांचं जेवढं अनुकरण करता आलं तेवढ्या तऱ्हेने मी दाखवलंय पण तुम्हाला हा मुद्दा लक्षात आला असेल एवढंच मला सांगायचं की दोन्ही या एकाच गाण्याच्या दोन दोन स्वरूप आहेत ती दोन्ही अप्रतिम आहेत दीनानाथ अल्पायुषी ठरले एक्केचाळीसाव्या वर्षी गेले त्यातली कित्येक वर्ष त्यांच्या एकंदर व्यावहारिक सांसारिक अशा एकंदर घडामोडीमध्ये गेली त्यामुळे गाण्याकडे लक्ष द्यायला त्यांना झालं नाही संगीतापासून ते दूर गेले पण एक स्वतंत्र विचार होता स्वतंत्र ताकद होती आणि त्या याला कक्षा अनेक कक्षा होत्या चिंतामणराव कोल्हटकर म्हणाले की दीनानाथांचे कित्येक पैलू लोकांच्या पुढे आलेलेच नाहीत मी वेगळ्या तऱ्हेनं असं सांगतो की आईसबर्ग म्हणजे हिमनग म्हणतो ज्याला आपण तो समुद्राच्या पातळीवर पाण्याच्या पातळीवर एक अष्टमांश दिसतो आणि सात अष्टमांश तो पाण्याच्या पातळी खालीलच खालीच असतो तसे वेड्या दुना वेड्या स्वरांची वेडी वेळ लावणारी दुनिया निर्माण करणारे दिनानाथ एक अवलिया होते आणि ते जगाला जितके कळले त्यापेक्षा जास्त कळले नाहीत असंच मला वाटतं असो परंतु त्यामुळं संगीताचा एक भयंकर नुकसान झालं भयंकर गोष्टी त्यांच्याकडनं झाल्या असत्या आणि संगीताची नवीन दालनं खुलली गेली असते असं मला वाटतं आणि त्या त्यामुळं ते जेव्हा ते गेले त्यावेळी मी पुण्याला होतो आणि अतिशय अनावर दुःख झालेलं त्या ह्याच्यात त्या दुःखामध्ये मी एक कविता केली होती ते दुःख ज्याच्यामध्ये व्यक्त होते अशी ती कविता मी आपल्याला म्हणून दाखवतो दिनादिसे मज दिनरजनी दिनादिसे दिन रजनी स्वर घुमे कानी परी तो गगनी स्वर घुमे कानी परी तो गगनी दिनादिसे मज रजनी जॻया जॻिया जॻा पर सुंदर करा पास जॻहि परंकु सुंदर करा पास जॻहि बि वैसार नची जल्या